झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग सहावा जीवामृत आणि घन जीवामृत जीवामृत आणि हे जीवामृत केवळ भारतातच नाही तर आफ्रिकेमध्ये आशियामध्ये आणि दक्षिण अमेरिकेमध्ये खूप लोकप्रिय होत आहे इंटरनेटच्या माध्यमातून आणि माझी जी इंग्रजी पुस्तकं आहेत इंग्लिश पुस्तकं त्याच्या माध्यमातून खूप प्रचार होतो आहे देशभर जगाच्या बाहेर आणि त्याचे रिझल्ट सगळीकडे मिळत आहेत मित्रांनो लिहा जीवामृत कसं तयार करावं जीवामृत कसं तयार करावं त्याच्या आधी एक मला माहिती पाहिजे कोण कोण झिरो बजेट नैसर्गिक शेती करता आहेत हात वर करा ज्यांनी चालू केलेली आहे ऑलरेडी चालू केलेली आहे असे कोण कोण आहे बरेच आहेत की मग तुम्ही चालू केली तर कशाला आला तिथं हे शिबिर ज्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आहे ठीक आहे ज्यांनी नैसर्गिक शेती चालू केली आहे त्यांची वेगळी बैठक घ्यायची आपल्याला रात्रीला आणि नाशिक पुणे खानदेश आणि मराठवाड्यातल्या मंडळीची एक वेगळी बैठक घ्यायची आहे हे संपल्यानंतर तर त्या सगळ्यांनी मी सांगतो त्यावेळेला आपण इथे एकत्र बसूया काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा करायची लिहा दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाणी घ्या त्यामध्ये पाच ते दहा लिटर गोमूत्र टाका पाच ते दहा लिटर गोमूत्र टाका तुमच्याकडे बैल असतील तर अर्ध गायीचं अर्ध बैलाचं चालेल पण केवळ बैलाचं चालणार नाही आणि म्हैस असेल तर अर्ध गायीचं अर्ध म्हशीचं चालेल पण केवळ म्हशीचं चालणार नाही आणि तिचं अजिबात चालणार नाही तिचं अजिबात चालणार नाही एक गाय एका दिवसाला सरासरीने दोन लिटर मूत्र देते एक गाय सरासरीने एका दिवसाला दोन लिटर मूत्र देते एक बैल एका दिवसाला सरासरीनं तीन लिटर मूत्र देतो आणि एक मसोबा एका दिवसाला सरासरीनं पाच लिटर मूत्र देतो आणि एका मानवाचं एका दिवशी कंसातल्या राक्षसाचं नाही दोन लिटर मूत्र जमा होतं एका मानवाचं एका दिवसाला कमीत कमी दोन लिटर मूत्र जमा होतं आता गोमूत्र संकलित करणं म्हणजे मोठी कठीण गोष्ट आहे सकाळी पहाटेच पाच वाजता उठाव लागते आणि आपण सगळे कुंभकर्णाचे भाचे आठ वाजता उठ्यात आणि म्हणूनच एखादा असा कुंभकर्णाचा भाचा उठला आणि म्हणाला सर काही अशी ऑटोमॅटिक मशीन आहे का मी एक महिना झोपून नाही उठलो तरी चालेल पण गोमूत्र संकलित होईल म्हटलं आहे आहे आहे ते तुम्हाला मी सांगतोय काय मित्रांनो आपला हा गाईचा गोठा असतो काऊपेन असतो साडे अकरा ते तेरा फूट त्याची रुंदी असली पाहिजे साडेचार फूट एका गायीला पर्याप्त जागा उपलब्ध होते ती तिची गव्हाण आणि खालचं जे फ्लोर आहे ते दोबर सिमेंट कॉन्क्रीटचं असलं पाहिजे चोपडं नाही दोबर खंगल विटा असतात काळ्या काळ्या भाजलेल्या अतिभाजलेल्या स्वस्त मिळतात त्या गायीच्या खुरीनं फुटत नाहीत त्या विटा घ्यायच्या वरून काळा काळा भाग छाटून टाकायचा उभ्या ठेवायच्या आणि मला सिमेंट कॉन्क्रीट भरायचं अतिशय मजबूत फ्लोर होत आणि मग पाठीमागे उतार काढायचा पाठीमागे उतार काढायचा आणि पाठीमागे सिमेंटची नाली काढायची आणि ज्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण उतार एकत्रित होतो तिथे एक सिमेंटचा काय टाकायचा हौद हौद हौद ठेवायचा म्हणजे काय होईल की हे मुठचं नालीमध्ये येईल इथलं मुठचं नालीमध्ये येईल हे नालीमध्ये येईल आणि नालीतून कुठे येईल हौदामध्ये ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही महिनाभर नाही उठले झोपून तरी काही फिकेल नाही ऑटोमॅटिक आणि या बाजूला आपलं मानवी मूत्र बांधावं ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोअर आणि हे सुद्धा इथं वळून द्यावं कारण त्याची अत्यंत आवश्यकता आहे आपल्या शेतामध्ये मावल्या काम करतात आपल्या आई बहिणी कामगार महिला काम करतात आणि आडोसा नसेल तर त्यांचा खूप अडचण होते कारण तिथं पुरुषांचा राबता असतो आणि मग काय करतात ती आपली लघवी आतल्यात रोखून पकडतात आणि त्याच्यामुळे किडनीचे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात किडनीचे दोष निर्माण होतात कुठं कुठं पुढे पुढे किडनीचे खडे होतात आणि किडनी फेल्युअर सुद्धा होते आणि म्हणून आपलं एक घर तिथं असलं म्हणजे ते मुचवी सुद्धा आपलं त्याच याच्यामध्ये जमा होत मूत्र अतिशय उत्तम संजीवकांचं माहेरघर आहे त्याच्यामध्ये खनिजांची विपुलता आहे औषधी तत्वांची विपुलता आहे प्रतिकारशक्ती देणाऱ्या सोबतच त्याच्यामध्ये अमिनो अम्ल आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि असे काही तत्व आहेत जे जमिनीला समृद्ध बनवतात पाच ते दहा लिटर आपल्याला ते घ्यायचं आहे दुसरी गोष्ट गोमूत्रामध्ये घाव भरण्याची अद्भुत क्षमता आहे मानवाच्या मूत्रामध्ये सुद्धा आहे पूर्वीच्या काळी तलवारीच्या लढाई व्हायच्या दिवसभर लढाई तलवारीचे घाव रक्त जर्जर शरीर रात्रीला एक मलम लावायचे आणि सकाळी लढायला तयार सगळे जखम रात्रीच्या रात्री भरून निघायचे काय होतं त्या मलमात त्या मलमात तीन पदार्थ होते एक देशी गायचं तूप होतं देशी गायचं गोमूत्र होतं आणि तुळशीचा पाला होता ते सडवल्या जायचे आणि त्याचं मलम बनवायचं आणि ते मलम लावता रात्रभरात जखम दुरुस्त होती विश्वास नसन तर तुम्ही एक काम करा संध्याकाळी घरी जा घरातून खुराट बाहेर काढा आणि आपल्या पायावर मारा एवढी डोळ्यात मारू नका की दोन तुकडे होईल घाव होईल एवढी मारा हलकी आणि स्वतःचं मूर्त टाका जर तुम्ही शाकाहारी असाल तर आणि अर्धा तासानं पाण्यात पाय उडवा आग होत नाही जखम दुसतं देशी गायचं मूत्र टाका अर्ध्या तास जखम दुरुस्त तुळशीचा पाला थोडा रस टाका अर्ध्या तासात दुखम दुरुस्त मानवाचं सूत्र पाहिजे मासारी असाल मूर्त टाकेल तर पाव तोडावाच लागेल कारण त्यात ते गुंधर्म नाहीये राक्षसामध्ये गुणधर्म नाहीये लक्षात ठेवा आणि म्हणून हे मूत्र अद्भुत धावनाशिक आहे जमिनीमध्ये होणारे विच्छेद आणि जखमा गोमूत्रानं दुस्त होतात आणि म्हणून मित्रांनो पाच ते दहा लिटर गोमूत्र आपल्याला पकडायचं आहे गोमूत्र जमा करण्याचं आणखी काही मी वेगळे साधनं सांगतो आपल्या गावामध्ये काही मजूर असतात त्यांच्याकडे शेती नसते पण गावरानी गायी असतात त्यांची मुलं शाळेत जातात पण त्यांना युनिफॉर्मचा ड्रेस नसतो पुस्तकासाठी पैसे नसतात आणि म्हणून शेती आपल्या शाळेत जाण्याचे खाडे पडतात त्या मुलांना तुम्ही जमवा आणि सांगा की बाबा तुझ्याकडे काय आहे म्हणून हाय तुला पैसे पाहिजे तुला कपडे नाहीये नाहीये तुला पुस्तकं नाहीये आहे मी तुला देतो पैसे फक्त तू एक काम करायचं हे पाच लिटरची कॅन घ्यायची खाली सकाळी पाच वाजता उठायचं आणि गायीपाशी उभं राहायचं गाय जशी रे जशी उठली पहिलं काम करायचं ते गोमूत्र पकडायचं आणि मला आणून द्यायचं मी तुला एका लिटरला दहा रुपये देतो पोरग सकाळी चार वाजता उठते तिथे जाऊन बघते आणि केव्हा उठते केव्हा उठते केव्हा उठते लक्ष देते आणि जशी उठली का गोमूत्र संकलन करते त्यालाही दहा रुपये मिळतात त्यांचा युनिफॉर्म होतो त्याला पुस्तकं मिळतात तुमचं काम गावामध्ये गोमूत्राच्या बँका जमा करा बँका उघडा अधिकोष मजुराकडचं जम ते विकत घ्या आणि ज्यांच्याकडे गोमूत्र आहे त्यांना विकत घ्या एक तुम्हाला सांगतो शेणावर आणि गोमूत्रावर जे मी प्रयोग केले त्याचे निष्कर्ष हे सांगतात की देशी गायचं शेण जेवढं ताजं तेवढं चांगलं आणि गावरानी गायचं गोमूत्र जेवढं जुनं तेवढं चांगलं जेवढं पुराणं तेवढं चांगलं वेदामध्ये उल्लेख आहे माझ्या गाईच्या पुस्तकात दिलेल्या आहे मराठीत समजा हिंदी एडिशन आहे मोठं पुस्तक आहे देशी गाईचं कल्पवृक्ष कृषी सगळ्या भाषामध्ये भाषांतर झालेलं आहे तर त्यात मी दिलेलं आहे की दहा वर्षाच्या गोमूत्राला काय म्हणतात जुन्या शंभर वर्षाच्या जुन्या गोमूत्राला काय म्हणतात नाव आहे विशिष्ट दिलेले पाचशे वर्षाच्या गोमूत्राला काय एक हजार वर्षाच्या गोमूत्राला काय जुन्या काळात हजारो वर्षाचं गोमूत्र संकट होतं ते मलम तयार करण्यासाठी आणि सैनिकाला ते जखम दुस्त करण्याचं साधन होतं आणि म्हणून मित्रांनो तुम्ही जितकं जुनं गोमूत्र असेल तेवढं संकटित करा आणि ते कायम ठेवा केव्हा तरी आपल्याला ते कामाला येणार आहे आणि म्हणून एका एकराला पाच ते दहा लिटर गोमूत्र त्याच्यामध्ये दहा किलो शेण टाका गाईचं देशी गाईचं दहा किलो शेण मग मी सांगितलं एक गाय एका दिवसाला अकरा किलो शेण देते गणित सांगितलं तुम्हाला एका दिवसाला शेण एका एकराला पर्याप्त आहे विजन म्हणून काही रुच्या आहेत अथर्वमध्ये वेदामध्ये काही रुच्या आहेत काही आयुर्वेदामध्ये आहेत की गोमय वसते लक्ष्मी गोमय म्हणजे देशी गायचं शेण त्यामध्ये लक्ष्मीचा निवास आहे लक्ष्मी म्हणजे संपत्तीचा निवास पण केव्हा कदाग्रे वसते लक्ष्मी बोटांच्या अग्रानी जर ते पाण्यात घोळलं तुमच्या हाताने तर लक्ष्मीचा निवास आहे हे अग्र जे आहेत ते आध्यात्मिक शक्तीचे प्रक्षेपण करणारे काय ते खिडक्या आहेत आणि जेव्हा आपण हाताने मिसळतो पाण्यात छानपैकी मिसळलं जातं तुम्ही काडीनं मिसळता ते चांगल्या पद्धतीने मिसळलं जात नाही म्हणून ते हाताने मिसळलं जाते आणि ज्यांना चर्मरोग आहे त्याचे चर्मरोग दुस्त होतात इतकी अद्भुत ताकद त्या जीवामृतामध्ये आहे आणि म्हणून दहा किलो शेण हाताने चोडून त्यात भरायचं मी पहिले सांगितलं की शेण देशी गायचं अनंत कोटी जीवाणूंचं अतिशय उत्तम विरजन आहे पण त्याचे आणखी गुणधर्म सुद्धा आहेत देशी गायचं शेण अद्भुत असं संजीवक सुद्धा आहे लक्षात ठेवा हार्मोन्स भूषनाशकही आहे अतिउत्तम भूषनाशक जंतुरोधक आहे आणि अँटीव्हायरल आहे म्हणजे विषाणूनाशक आहे सगळे काम ते शेण गाईचं करत मी तुम्हाला एक गंमत सांगतो कसं ते जुन्या लोकांना कळत होतं माहित नाही त्यावेळेस प्रयोगशाळा नव्हत्या पण पीएचडी वाल्यांचे ते बाप होते आपल्या घराच्या प्रांगणामध्ये खाली जागा असते आणि पाऊस सुरू झाला की कामावरचा गडी ते गुलाबाची काडी घेतो आणि अंगणामध्ये तो जमिनीत रोवतो जसं रोवतो ते बुढी म्हातारी आपली आजी काडी टेको टेको देते अरे थांब अरे थांब आणि वर असं कर देशी गायचा बोळा शेणाचा बोळा मी माझ्या आजीला विचारलं का शेणाचा बोळा का लावायचा म्हणजे मला माहित नाही माझ्या आजीनं मला सांगितलं मी तिच्या आजीनं तिला सांगितलं तिची आजी वर गेली होती आणि मोबाईल येऊन गेली होती मी मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला तिला विचारलं का हे का बाबाचं ती म्हणजे मला माहित नाही तिच्या आजीने सांगितलं होतं तिची आजी कुठे गेली मला माहित नाही म्हणजे हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे विज्ञान माहित नाही विज्ञान माहित नाही कोणते हार्मोन्स आहे माहित नाही पण एक माहित आहे जसा पोळा लावला तशा मुळ्या सुंदर विकसित होतात नवीन फुटवे येतात आणि उत्तम वाढ होते म्हणजे काहीतरी त्यात हार्मोन्स जे अंगुठे बहात्तर आजीला माहित होतं ते पन्नास पीएचडी वाल्या कृषी वैज्ञानिकांना माहित नाही देशी गायचं त्यांना महत्व माहीत नाही दुर्भाग्य घ्या हिंदुस्थानचा दुर्भाग्य आहे लक्षात मित्रांनो देशी गायचं शेण दहा किलो त्याच्यामध्ये एक किलो गुळ टाका गुळ एक किलो गुळ तीन प्रकारचे गुळ असतात एक काळा लाल आणि पिवळा काळा गुळ सर्वोत्तम अतिशय औषधी आणि समृद्ध पण सगळ्या स्वस्त सगळ्या स्वस्त हिंदुस्थानचं हेच मोठं आहे जे सगळ्यात बेकार त्याला जास्त किंमत असते आणि सगळ्यात चांगला त्याला किंमत नसते काळा गोड कुठे मिळतो आपल्या गावातले जे उद्योगपती असतात असतात ना है ना हा त्यांना माहीत असतं कुठे कुठे मिळतं आणि ज्यांचा त्या उद्योगपतीशी अगदी घरगुती संबंध आहे त्यांना सुद्धा इथं बसलेले सोडून इथं बसलेले सोडून माहित असत कसा वास येतो काही कळत नाही हो दुसऱ्या गावातला पाहुणा जर दारुड्या आला ठीक दिशेनं तिथं जातो माहित नसतं लेखाला कुठं बरोबर तिथे जातो कसा वास येतो काय माहित ते मुंग्या लागतात ना तसं तर त्यांना पते विचारा फोन नंबर विचारा तुम्हाला गोळ मिळून जाईल याच्यात आणखी मी प्रयोग केले रासायनिक गुळ वापरला आणि नैसर्गिक गुळ वापरला आणि नैसर्गिक गोळ्यांना चमत्कार दिला चमत्कार उत्तम परिणाम दिले आणि म्हणून आपल्या घरी आपण गुळ तयार करू शकतो त्याला काही विशेष तंत्रज्ञान नाही आहे काय आपलं एक अडीचशे रुपयाचं छोटस नाहीतर ते सिंगल फेजवर चालणार दोन हजाराचं मिळतं किती वेळेचं मिळतं ते ना आपण काल चौकशी केली दोन अडीच हजाराला मिळतं ते रस काढणारा चरक आहे ना तो विकत घ्यायचा नाही तर लाकडाचा अडीचशेला मिळतो ते उसाचा रस काढून घ्यायचा मग कढाईत तो स्वच्छ केलेला कढाईत टाकायचा आणि उकळा येऊ द्यायचा आणि थोडं दूध टाकायचं नाही तर भेंडीचा रस टाकायचा थोडी ते मळी आहे ती वर येते मळी काढून घ्यायची आणि जेव्हा अर्ध मी सेमी सॉलिड म्हणतात त्याला अर्धघन स्थितीत येते ज्याला आपण काय म्हणतो पाक तयार होतो त्यावेळेस ते उचलाचं आणि मोल्डिंग मध्ये म्हणजे ते एका प्यालामध्ये तूप लावायचं आतून नाही दूध लावायचं आणि त्या प्यालामध्ये भरायचं किंवा कुंड्यात भरायचं अर्धा किलो अर्धा किलो एक किलोचं सुंदर गुळघरी तयार होतो अतिशय उत्तम अतिशय उत्तम आणखी एक तुम्हाला सांगतो आमचा एक ग्रुप आहे मंड्याला कर्नाटकामध्ये रमेश राजूचा तो ग्रुप आहे जवळपास शंभर दीडशे शेतकरी त्या ग्रुपमध्ये झिरोबा शेती करतायत दहा लोकांनी एक गट बनवला सात सात लाख रुपये भांडवल जमा केलं सत्तर लाख झाले आणि बाकीचे पन्नास लाख बँकेतून कर्ज घेतलं आणि ऑटोमॅटिक गुळ कारखाना काढला ऑटोमॅटिक म्हणजे इथून ऊसाचे धाटे टाकले का तिकडून गुळ बाहेर निघतो एकही माणूस नाही गुव्या नाही फुरव्या नाही कोणता तो माणूस नाही ते खालणारा नाही ओलणारा नाही काही नाही तिकडून ऊस टाकला का इकडून गुळ बाहेर नेतो बस मोल्डिंग मध्ये मोल्ड केला की गुळ तयार आणि एक मशीन आहे त्या गुळाची पावडर खूप महाग कपते खूप महाग कपते एक कोटी वीस लाखाचा तो प्रोजेक्ट आहे तीनशे एकरचा ऊस पाहिजे तीनशे दिवस एका दिवसाला एका एकरचा ऊस चाळीस ते पन्नास टन छान छान गाळप होते आणि एक्सपोर्ट क्वालिटी असते कारण त्यामध्ये वाळूचे कण जात नाही आणि उसाची दशी जात नाही एक्सपोर्ट क्वालिटी जर कोणाला हा युनिट चालवायचा असेल उभं करायचं असेल तर आपण त्यांना मदत जरूर करू कारण हे फार आवश्यक आहे आणि मी त्यांना टायअप केलं काय केलं त्यांना त्यांना सांगितलं की आणखी एक एकरवाले अर्धा एकरवाले शेतकरी तुम्ही सदस्य घ्या आणि त्यांना एक एक गाय द्या आपली गीर बँकेच्या मॅनेजर होते त्या समारंभाला म्हटलं यांना तुम्ही कर्ज द्या म्हणजे सब मी कर्ज देतो आणि मग काय ते दूध येईल ऊसामध्ये मध्ये चारा घ्यायचा आणि सांगितलं की दोन गुंठ्यामध्ये एका गायीचा चारा वर्षभर पुरतो दोन गुंठ्यामध्ये फक्त आणि मग त्याचं नियोजन केलं मग तो शेतकरी काय देईल तो ऊस देईल कारखान्याला तो त्याला पाचशे रुपये जास्त भाव मिळेल आणि बोनस मिळेल जो अंतिम भाव मिळेल तो बोनस मिळेल आणि मग त्याचं दूध कारखाना घेईल हा गुळ आणि दूध ह्याच्यापासून मिठाई बनवता येतील आणि सहाशे रुपये सहाशे रुपये किलोनं ते बेंगलोरला विकायचे खूप त्याला मागणी असते त्या मिठाईला आणि मग जो नफा येईल तो त्या शेतकऱ्याला वाटून द्यायचा आणि त्याचा शेणमूत्रापासून तो जीवामृत बनवेल घन जीवामृत बनवेल दशपर्णी अर्क बनवेल आणि मग त्याला टायप आम्ही केलं मंड्यामधल्या शहरामधल्या टेरेस गार्डनिंगसाठी छत शेती एक मोठं अभियान त्या मंड्यामध्ये चालेल सगळ्या महिलांना ते सांगण्यात येईल की तुम्ही भाज्या विकत आणू नका कुंड्यामध्ये आपल्या छतावर भाज्या पिकवा तुम्हाला जीवामृत पाहिजे आमच्या लोक देतील त्यांना दहा ते वीस रुपये तुम्ही एका लिटरचे द्या म्हणजे भाजीपाला तयार झाला त्यांना रोजगार मिळालं कारखान्यामध्ये जे काम आहे मिठाई बनवण्याचं जे शेअर होल्डर लहान शेतकरी आहे त्यांच्या बायका काम करतील त्यांना दोनशे रुपये मजुरी मिळेल म्हणजे असं ते मूल्य व्हॅल्यू ऍडिशन सतत होत राहील आणि सुंदर एक जगातलं उत्कृष्ट मॉडेल तयार होईल ते मॉडेल तुम्हाला सुद्धा तयार करते तुम्हाला सुद्धा तयार आणि म्हणून मित्रांनो एक किलो गुळ नसेल तर काळा नसेल तर लाल लाल नसेल तर पिवळा तुम्हाला घेतायत जर गुड नसेल तर चार लिटर उसाचा रस लिहा गूळ उपलब्ध नसेल तर चार लिटर उसाचा रस उसाचा रस उपलब्ध नसेल तर दहा किलो उसाचे धांडे तोडा बारीक तुकडे करा आणि ते टाका त्या पाण्यामध्ये सगळे अंश येऊन जातात दहा किलो उसाचे धाट बारीक तुकडे करा आणि टाका त्याच्यामध्ये सगळे अवशेष येऊन जातात ऊस नसेल तर गोड फळांचा एक किलो गर गर गर पल्प गोड फळांचा जसं चिकू आहे हजारो चिकू लागतंय एखाद्याला लागताय पपई आहे शंभर पपया केळी आहे आणि काय होतं घरी जर एक पपईचं बी लावलं तर शंभर पपई तुम्हाला मिळून जातात विकत आणण्याची आवश्यकता नाही आणि एकाच वर्षात एकाच वर्षात तुम्हाला पपया मिळतात तुम्ही चिकू लावला तर सहा वर्षामध्ये तुम्हाला चिकू मिळतात हजारो चिकू मिळतात केळी लावली अठरा महिन्यात तुम्हाला केळी मिळून जाते किंवा पंधरा महिन्यातच मिळते एका वर्षातही मिळते बसराई घेतली तर कॅव्हेंडिश घेतली तर म्हणजे तिथल्या तिथं तुम्हाला जे उपलब्ध होते फक्त आपल्याला बिया लावायचे आहे किंवा प्लांटेशन लावायचं आहे आणि एक किलो तुम्हाला मिठ्या गोड फळांचा घर तुम्हाला वापरता येईल हे गाडीवाले संध्याकाळी फिरतात फळं विकतात आणि शेवटी त्यांच्याकडे अतिशय पकलेले जे खाऊ शकत नाही असे फळं असतात फेकून देतात ते घ्या त्याला काही पैसे द्या आणि त्याचा सुद्धा वापर करता येतो आणि हे सगळं नाही मिळालं तर एक किलो पुढाऱ्यांचे गोडगोड मधुर मधुर भाषणं तुम्हाला वापरता येतात तो काही प्रश्न नाहीये तर अशा तऱ्हेनं दोनशे लिटर पाणी दहा किलो शेण पाच ते दहा लिटर गोमूत्र एक किलो गुळ किंवा एक किलो गोड हे वापरायचं त्याच्यामध्ये एक किलो बेसन एक किलो बेसन सगळ्यात उत्तम चवळीचं तुरीचं आणि चण्याचं नंतर उडदाचं पण सोयाबीन नाही आणि मुंगफल्ली भुईमुंग नाही तुमचं घेवड्याचं चालेल घेवडा चालेल घेवडा चालेल हो चना त्यालाच म्हणतात ना हरभऱ्याला चना म्हणतात ना हा मराठीत काय म्हणतात बेंगाल ग्रॅम ठीक आहे ठीक आहे हा लिहा बांधावरची किंवा बांधावरची किंवा जंगलातली मुठभर माती शेताच्या बांधावरची किंवा जंगलातली मुठभर माती आता आपण या विरजनासाठी थोडस बोलूया मातीच्या मला सांगा सख्खी आई एक असते का दोन असतात नक्की आणि दुसरी कोणती असते सावत्र असते सख्या आईला लेकरानं लात मारली तरी मोठ्या ममतेनं खाऊ घालते सख्खी आई होय आणि सावत आईला लात मारून दाखा नरडक होते कोणती आई पाहिजे सख्खी आणि सख्खी आई मुळी जवळ आहे सख्खी आई कुठे आहे मुळी जवळ आणि सावत्र आई प्रयोगशाळेत आहे म्हणजे हे जे बाळ पाटील आहे का नाही हे कोण आहे सावध आणि म्हणून ते नको म्हणून ते नको हे जे बायो फर्टिलायझर एक मोठं षडयंत्र आहे लक्षात ठेवा मोठं षडयंत्र आहे नको आम्हाला सख्खी आई मुळीजवळ आहे ज्या जातीच्या उसात असेल त्या जातीच्या उसाजवळ जे जीवाणू असतात ते दुसऱ्या जातीच्या मुळीजवळ नसतात दुसरेच असतात कारण स्वकीयाही एकच असते दोन नसते आपले तूर आहे मूंग आहे चवळी आहे याच्या मुळीजवळ रायझोबियम जीवाणू आहे स्पेसीज पण सोयाबीनच्या मुळीजवळ तो रायझोबियम स्पेसीज नाही की तो रायझोबियम लोटाय आहे हा कम आहे रायझोबियम कम आहे चणा आहे हरभरा त्याच्या मुळीजवळ तिसराच आहे रायझोबियम लोटा आहे कारण सखी आई वेग एकच असते एकच असते आणि म्हणून तुम्हाला काही विजन घ्यायचं असेल टॉपमोस्ट जीवाणुमातीचं समजा सहाशे एकाहत्तर ऊस आहे किंवा शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आहे उभा झिरो बजेटमध्ये त्या उसाच्या मुळीला चिकटलेली मुडळ माती घ्या आणि गाडग्यामध्ये भरून मस्तपैकी कपड्यानं बांधून आणि गायच्या शेणानं लिंबून घरात ठेवून द्या आणि ऊस लावण्याच्या आधी जीवामृत जेव्हा बनवाल ते मुठभर माती ऊसात टाका शक्य आहे शक्य आहे आणि म्हणून मित्रांनो हे जीवाणू अत्यंत महत्वाचं कारण या जंगलातल्या एक मूठ मातीमध्ये अनंत कोटी जीवाणूंच्या प्रजाती अनंत कोटी व्हिजिबल आणि व्हिजिबल अदृश्य दृश्यमान आणि जेव्हा आपण त्या एक मूठ माती जीवामृतात टाकतो त्याची संख्या प्रचंड वाढते आणि जेव्हा ते जीवामृत जमिनीत जाते तेव्हा जमिनीची जैवविविधता वाढते जेवढी जमिनीची जैवविधता वाढेल तेवढी सुपीकता वाढेल तेवढे आपल्याला काय मिळेल उत्पादन जास्त आणि म्हणून दोनशे लिटर पाण्यामध्ये हे सगळं आपण एक मुठ जीवाणू माती टाकायचे मित्रांनो लिया हे सगळं टाकल्यावर काडीनं घड्याळच्या काटे घुमतात त्या दिशेनं डवळा क्लॉकवाईज डावीकडून उजीकडे डावीकडून उजीकडे ही सव्य गती आहे हे विश्वगती आहे ब्रह्मांड गती आहे या दिशेनं ब्रह्मांड फिरत आहे हे विश्वगती साधायची आहे आणि म्हणून घड्याळाचे काटे ज्या दिशेने घुमतात त्या दिशेनं ते ढवळायचं आहे तुम्ही जेव्हा सव्यगतीनं ढवळता तेव्हा पॉझिटिव्ह फोर्सेस निर्माण होतात उलट्या दिशेनं गवळतात तेव्हा निगेटिव्ह फोर्सेस निर्माण होतात आणि म्हणून आपण मंदिरात प्रदक्षिणा कशी घालतो डावीकडून उजवीकडे लग्नामध्ये बोल्यावर अग्निभोवती डावीकडून उजवीकडे कारण ती विश्वगती आहे अठ्ठेचाळीस तास सावलीत ठेवा अठ्ठेचाळीस तास किनवन क्रियेसाठी सावलीत ठेवा गोंदपाठ झाका पोत झाका बारदाना काय म्हणता तुम्ही इकडे गोंदपाठ झाका त्याच्यावर सूर्यप्रकाश पडू देऊ नका सावलीत ठेवा पावसाचं पाणी पडू देऊ नका आणि दिवसातून दोन वेळा एक मिनिटासाठी ढवळा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एक मिनिटासाठी ढवळा अठ्ठेचाळीस तासात जीवामृत तयार होते जीवामृत तयार झाल्यानंतर सात दिवसापर्यंत वापरता येते सात दिवसापर्यंत वापरता येते सात दिवसानंतर त्यामध्ये विघटन क्रिया चालू होते दुर्गंध येतो आणि म्हणून सात दिवसापर्यंत वापरणं अतिशय उत्तम गोंदपाठ का झाकायचा त्याला कारण आहे गोंदपाठ हा सच्छिद्र असतो आणि जेव्हा फर्मेंटेशन क्रिया चालू होते किनवन क्रिया चालू होते जीवामृताची अत्यल्प प्रमाणात अत्यल्प प्रमाणात carbon monoxide carbon dioxide methane ammonia सारखे वायू उत्सर्जित होत असतात अत्यंत अल्प प्रमाणात आणि म्हणून ते निघून जायला पाहिजे आणि सगळी प्रक्रिया उत्तम व्हायला पाहिजे म्हणून सचित्र पोता आपण झाकलेला आहे आणि सात दिवसामध्ये ते वापरायचं समजलं काय जीवामृत कसं तयार करावं समजलं बर मित्रांनो जीवामृत बनवण्यासाठी सिमेंटचा हौद अतिशय चांगला मातीचा रांजण खूपच चांगला प्लॅस्टिकची टाकी सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त एवढंच आहे की रात्रीला काही सज्जन लोक चोरून नेण्याची शक्यता असते हलकी असते प्लॅस्टिकचं टाकं तुम्ही वापरू शकता लोखंडाचा बॅरल सुद्धा दोनशे लिटरचा तुम्ही वापरू शकता तुमचे जर अकाउंट स्विस बँकेत असेल तर सोन्याचा सुद्धा तुम्ही वापरू शकता तर पण तांबा वापरायचं नाही तांब्र बाथरूम वापरायचं नाही त्याच्यामध्ये फंगिसाईड इफेक्ट येतो आणि तांब्र बाथरूम वापरायचं नाही जर तुमच्याकडे बॅरल नसेल विकत आणू नका झिरो बजेट आहे विकत आणू नका झिरो बजेट आहे काहीही विकत आणायचं नाही आपला नारा आहे गावचा पैसा गावात गावचा पैसा शहराकडे नाही शहरातला पैसा गावात काहीही विकत आणायचं नाही बॅरल सुद्धा विकत आणायचं नाही मग काय करायचं जे आपले विहीर आहे तलाव आहे किंवा ट्यूबवेल आहे किंवा कोणते जलस्रोत आहे त्या ठिकाणी एका एक हजार लिटर जीवामृत बनवता येईल एवढा खड्डा खोदा काय खोदा खड्डा खोदा किती फ्रीशेप शेप खोदावा खड्डा कसा खोदावा हे तुम्हाला चांगलं माहित आहे कारण दुसऱ्यासाठी तुम्ही खड्डे खोदत असतातच आणि माती बाहेर काढा आणि चावी बाजूने टाकून द्या एक दगड घ्या आणि भिंती आतून ठोकून घ्या चांगल्या म्हणजे कडक बन टणक बनतील थोडं गायचं शेण घ्या थोडं पाणी टाका स्लरी बनवा आणि त्या घोळानं आतून निंबून टाका आणि जीवामृत तयार करा काळी माती असेल चिक्कन माती असेल तर या भेगा पडतात आणि भेगातून जीवामृत आतमध्ये निघून जात अशा वेळेस काळ्या मातीत खड्डा खोदा माती थोडी दूर टाका म्हणजे खचू नये चांगला दगड घ्या पक्के ठोकून काढा शेणाच्या स्लरीनं ते लिंपून घ्या आणि मग बाजारातून एक प्लॅस्टिकचा कागद आणा जाडा पंचवीस तीस रुपयाला होतो त्याला पैसे देऊ नका सांगा झिरो बजेट आहे आणि घेऊन या आणि मग आतून तो कागद चांगला सोपून बसवा आणि त्या कागदाचे पडले आहेत त्याच्यावर दगड ठेवा म्हणजे जमा होणार नाही आणि जीवामूत बनवा पती पत्नी जर ते गड्डा खोदायला बसले तर कमीत कमी तीन तासामध्ये खड्डा खोदून तयार म्हणजे बहाणेबाजी नाही नोकर मिळत नाही पैसे लेबर मिळत नाही आणि मजूर मिळत नाही मग कसं करावं हे काय चाललंय वगैरे वगैरे वगैरे वगैरे बहाणेबाजी चालणार नाही पती पत्नीनं दोन तासात तीन तासात खड्डा खोदला जातो आणि मग जीवामृत तयार करा मग आपल्याकडे दोन लिटरचा तो खाली डब्बा आहे इंडोसल्फानचा आहे का विकला काही खरं नाही सगळं विकलं तेही विकलं असेल तर तो डब्बा आणा आणि त्याचं वरचं झाकण काढून टाका आणि त्यामध्ये देशी गायचं शेण सात दिवस भरा देशी गायचं शेण जहर अत्यंत उत्तम तज्ञ न्यूट्रिलाइज करतं अत्यंत उत्तम तज्ञ त्यामध्ये जहराचे अवशेष आहेत ते सगळे न्यूट्रलाइज होऊन जातात सात दिवसांचा शेण काढा स्वच्छ पाण्यानं धुवा आणि त्याला दोन शिजवं पाडा आणि मग एक काळी घ्या मोठी आणि ती काळी तारेनं याला बांधून द्या हा झाला आपला जीवामृत घेण्याचा काय तो पाणी पिण्याचं घेतो ना आपण काय म्हणताला डवला डवला तो डवला झाला झिरो बजेट विकत आणायचं आणि मग ते जीवामृत द्यायचं कसं द्यायचं आपण समजून घेऊया हा विषय समजला का कोणाला नाही समजला हे सांगा मित्रांनो आता आपले जे जीवामृत आहे तयार झालेलं आहे तीन प्रकारे जीवामृताचा वापर करता येतो आपल्याला है ना लिया जीवामृताचा वापर आपल्याला तीन प्रकारे करता येतो एक जमिनीमध्ये सिंचनाच्या पाण्याच्या माध्यमातून सिंचन म्हणता का वडीत म्हणता तुम्ही सिंचनाच्या दुसरं सरळ जमिनीच्या पृष्ठभागावर हाताने आणि तिसरं फवारणी पुढे स्प्रे नाही ना आता आपण जमिनीतून द्यायचा आहे तर तीन प्रकारे आपण देतो एक तर विहिरीचं सिंचन असतं आपल्याकडे असतं ना विहिरीचं दुसरं ठिबक असतं आणि तिसरं तुषार सिंचन असतं ठिबक कोणाकडे आहे ठिबक सगळे एकटीच आहे तुषार कोणाकडे आहे आहे आहे आहे आणि विहीर बागायत वीर बागायत ही आहे दोन्ही आहे ठीक ठीक मग काय करायचं आता की हे विहीर आहे आणि हा डिलिव्हरी पाईप आहे आणि हा हौद आहे आणि हौदा मधला हा मुख्य काय आहे कालवा आहे कालवा म्हणता का कॅनॉल म्हणता दान दान मुख्य दान पाठ पाठ मुख्य पाठ मुख्य पाठ तर काय करायचं आपण एक तर दोनशे लिटरचा बॅरल घ्यायचा आणि हा बॅरल या पाटाच्या काठावर ती पायवर ठेवायचा ती पायवर आणि मग काय करायचा याला बुरामध्ये छिद्र पाडायचं बॅरलला ड्रामला आणि तिथं एक प्लॅस्टिकची नळी बसून द्यायची आणि त्याला कॉक बसवायचा कॉकला काय म्हणता तुम्ही टोटी म्हणतो हा इंग्लिशमध्ये टोटी म्हणतात आणि आणि जीवामृत तयार करायचं जसं आता आपण मोटर चालू केली पाईप पाईपमधून पाणी या हौदामध्ये पडत आणि हौदातून जसं या कालव्यातून व्हायला लागलं पाटातून हा पाप जो तोटी आहे थोडी फिरवाची की बुन बुन जीवामृत त्या पाण्यात आपोआप परत जाईल आपल्याला तिथं उपस्थित राहण्याची आवश्यकता आपोआप फक्त एक काम करायचं जीवामृत फडक्याने गाळून भरायचं म्हणजे तोटी बुजणार सुन हे विहीर आहे आणि हा विहिरीचा काठ आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे ही मोटर आहे हा सक्शन पाईप आहे हा फुट वॉल्व आहे आणि हा डिलिव्हरी पाईप आहे आणि हा विहिरीचा काठ आहे या विहिरीच्या काठावर तुम्ही बॅरल ठेवला आपला दोनशे लिटरचा त्याला बुडा छिद्र पाडलं आणि एक कायट लावली तिथं तोटी लावली आणि पाईप लावला प्लॅस्टिकचा आणि जीवामृत भरून ठेवलं फडक्यानं गाडलं आणि जीवांबूत भरून दिलं फडक्यानं काढून घ्यायचं आणि जीवन भरून द्यायचं वरचं स्लरी आपलं वरचं लिक्विड त्याला निवळी म्हणतो आपण ते आणि मग एक रबरी ट्यूब घ्यायची रबरी ट्यूब बनतात ना रबरी नळी असते ना त्या रबरी नळीचं एक तोंड इथं बांधायचं आणि दुसरं तोंड जवळ दोरीनं बांधून द्यायचं जसं आपलं मोटर चालू होते हा कॉक थोडा भिवाचा तोटी की थेंब थेंब जीवामृत या कशावर या घुटवाजवळ पाण्यात मिसळील सक्षम पेशन ते पूर्ण पाण्यात मिसळील आणि सक्षम पाईपमधून डिलिव्हरी पाईपमधून सगळं आपल्या याच्यामधून चाललं जाईल हे दुसरी पद्धत लक्षात आली का आता तिसरी पद्धत काय करायचं आणखी एक पद्धत आहे या सक्षम पाईपला इथे छिद्र पाळायचं आणि तिथं एक डिवायडर बसून द्यायचं आणि ही नळी इथे बसून द्यायची जोडून द्यायची याला नॉन रिटर्निंग हॉल बसून द्यायचं म्हणजे पाणी समोर जाईन पाठीमागं येणार आणि जशी मोटर चालू होते तसं हे कॉक थोडा फिरवायचा थेंब थेंब जीवामृत या सक्शन पाईपमधल्या पाण्यात मिसळेल आणि सरळ कुठे जाईल कृष्ण चालला जाईल सरळ जाईल ही झाली तिसरी मेथड चौथी पद्धत अशी आहे की समजा आता आपला हे फिल्टर सिस्टीम आपण घेऊया छानपैकी हा उंचावरचा हौद आहे याच्यात जीवामृत तयार केला आपण आणि याच्या खाली एक दुसरा हौद इथे एक जाई बसवली काय बसवली जाईल हे जीवामृत फिल्टर होऊन कुठे आलं या हौदात फिल्टर झालेलं जीवामृत नंतर हे जीवामृत खायच्या टाकीत आलं आणखी फिल्टर बसवला इथे दोन फिल्टर त्याच्यामुळे हे शुद्ध निवडी इथं आली आणि मग या इथे एक छिद्र पाडून तोटी बसवली किंवा या बाजूनं बसवली आणि हे विहीर आहे आणि हा मोटर पंप आहे हा सक्शन पाईप आहे हा फुटवाला आहे आणि हे डिलिव्हरी पाईप आहे आणि या नवी नळीला या सक्शन पाईपला जोडून दिलं हे ना म्हणजे शुद्ध नळी आणि इथे कॉक आहे जशी मोटर चालू होते या सक्शन पाईपमध्ये हे निवळी पाण्यामध्ये मिसळून जाते आणि सरळ तुमच्या स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचनाच्या डिप्सच्या माध्यमातून सरळ तिकडे चालली जाते हे सुद्धा एक पद्धत आहे किंवा किंवा ही सगळी शुद्धता करून टाकायची दोन तीन वेळा गाळून घ्यायचं जीवामृत आणि मग तुमच्या जी सिस्टीम आहे वेंचुरी सिस्टीम आहे ना त्या माध्यमातून सरळ देऊन द्यायचं म्हणजे आपण द्रवरूप खत देतो का नाही काय देतो आपण तर द्रवरूप खताच्या ऐवजी काय द्यायचं हे द्रवरूप जेवण साधी पद्धत आहे साधी पद्धत काही पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीनं देण्याच्या विकसित केलेल्या आहे आणि त्या सुद्धा आपल्याला वापरता येईल एकच उद्देश हा की जीवामृत कुठे गेलं पाहिजे शेतामध्ये गेलं पाहिजे शेतामध्ये गेलं पाहिजे स्प्रिंकलरचा एक फायदा फार आहे चांगला पेक्षा तुषार सिंचन अतिशय चांगलं डाळिंबा बागामध्ये आणि आपल्या कोणत्याही बागेमध्ये तुषार अतिशय सुंदर जो फॅनजेट असतो ना फॅनजेट काय म्हणतो तुम्ही सूक्ष्म सिंचन पद्धती त्याच्यानं काय होतं की एक तर पाणी जमिनीवर पडतं तर जीवामृत जमिनीत जातं आणि सोबत वरून फवारणी सुद्धा होते एकाच वेळेला दोन कामं वरून फवारणी होते आणि जमिनीला सुद्धा जीवामृत देता येत साधी पद्धत आपण ते लहान मुलं ते एक ट्यूब भेटते त्याच्यात सगळं ते काय म्हणते चोखतात आणि मग या डाळिंबाच्या झाडाला ते पेप्सीची ट्यूब लावून द्यायची द्यायचे आणि आता आपल्याला दोनच्या मध्ये पंद्याचा इथं चित्र पडायचे जास्त दाब दिला तर तुषार आणि कमी दाब दिला तर ठिबक हे ना विकास ठिकाणी सगळं दाब कसं देता याच्यावर आहे स्वस्त मिळते आणि स्वस्तात काम होते झिरो बजेटमध्ये ते नळी विकत घ्यायची त्याला पैसे द्यायचे नाही त्याला काय म्हणायचं झिरो बजेट आहे अतिशय सुंदर व्यवस्था होती लिया जीवामृत जीवामृत किती द्यावं हंगामी पिकांना हंगामी पिकांना खरीप रबी आणि उन्हाळी प्रत्येक सिंचनाच्या पाण्यातून प्रत्येक सिंचनाच्या पाण्यातून एकरी दोनशे लिटर कमीत कमी जीवामृत एकरी दोनशे लिटर कमीत कमी जीवामृत महिन्यातून एकदा किंवा दोनदा द्यायच महिन्यातून एकदा किंवा दोनदा सिंचनाच्या पाण्याच्या माध्यमातून द्यायच झालं फळबागेमध्ये फळबागेमध्ये एकरी चारशे लिटर जीवामृत महिन्यातून एकदा एकरी चारशे लिटर जीवामृत महिन्यातून एकदा लिया एकूण डाळिंबाची झाडं आपलं एक चारशे लिटर पाणी भागीला डाळिंबा झाडांची एकूण एकरी संख्या चारशे लिटर जीवामृत भागीला एकरी डाळिंबाची एकूण संख्या जो भागाकार येईल तेवढं जीवामृत एका झाडाला दिलं है ना तेवढं जेवण दिलं पाहिजे एका झाडाला समजा आता एका एकराला दोनशे झाडं आहेत आणि चारशे लिटर जीवामृत आहे किती इन प्रति झाडाला दोन लिटर आणि तीन लिटर झाला तरी काही बिघडत नाही समजलं का आता लिहा जीवामृताचा सगळ्यात जास्त सुपरिणाम जीवामृताचा सगळ्यात जास्त सुपरिणाम जेव्हा हवेचं तापमान छत्तीस अंश शतांशच्या खाली असते छत्तीस अंश शतांशच्या खाली असते व चोवीस अंश शतांशच्या वर असते दिवसाचं तापमान चोवीस अंश शतांशच्या वर असते जेव्हा हवेतील आर्द्रता पंचाहत्तर टक्क्याच्या वर असते आणि जमिनीमध्ये आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कळबाचं प्रमाण उद्या आपण तो विषय घेणार आहोत सेंद्रिय कळब म्हणजे काय नत्र म्हणजे काय कळबाचं प्रमाण सेंद्रिय कार्बनचं प्रमाण ऑर्गेनिक कार्बनचं दोन टक्क्यापर्यंत असेल आणि डाळिंबाच्या पानामध्ये किंवा द्राक्षाच्या पानामध्ये किंवा मोसंबीच्या पानामध्ये फळझाडांच्या पानामध्ये कळब नत्र गुणोत्तर कळब आणि नत्र यातला आपसातलं प्रमाण दहाला एक असेल दहाला एक असेल आणि ते प्रमाण राखण्यासाठी ते प्रमाण राखण्यासाठी फळबागेमध्ये शेवगा आणि चवळी घेतली असेल शेवगा आणि चवळी घेतली असेल तर अशा आदर्श स्थितीमध्ये तर अशा आदर्श स्थितीमध्ये जीवामृताचा अत्यंत उत्तम परिणाम झाडावर मिळतो अशा आदर्श स्थितीमध्ये जीवामृताचा अत्यंत उत्तम सुपरिणाम झाडाच्या वाढीवर आणि फळधारणेवर मिळतो आणि ही अवस्था आणि ही स्थिती सूर्याच्या दक्षिणायन काळात असते ही स्थिती सूर्याच्या दक्षिणायन काळात असते म्हणजे पावसाळ्यामध्ये असते म्हणून मृग नक्षत्रापासून म्हणून मृग नक्षत्रापासून स्वाती नक्षत्रापर्यंत म्हणून मृग नक्षत्रापासून स्वाती नक्षत्रापर्यंत स्वाती माहित आहे ना जेवढं जास्तीत जास्त जीवामृत आपण जमिनीला पाजू जेवढं जास्तीत जास्त जीवामृत आपण जमिनीला पाजू तेवढा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला एकरी सहाशे लिटरपर्यंत सुद्धा प्रमाण वाढवता येते म्हणजे पावसाळ्यात एकरी सहाशेपर्यंत आपल्याला प्रमाण वाढवता वाढवता येते हिवाळ्यात चारशे लिटरपर्यंत ठेवायचं हिवाळ्यात प्रति एकर चारशे लिटर जीवामृत आणि उन्हाळ्यात दोनशे लिटर असं प्रमाण आपल्याला राखता येईल आता आल्या कोणत्याही फळझाडाची दुपारी बारा वाजता जी सावली पडते कोणत्याही फळझाडाची दुपारी बारा वाजता जी सावली पडते त्या सावलीच्या शेवटल्या सीमेवर कडेला त्या सावलीच्या शेवटल्या सीमेवर सावलीची शेवटची कडा असते ना त्या सीमेवर अन्न आणि वापसा घेणारी मुळी असते अन्न आणि वापसा घेणारी मुळी असते म्हणून जीवामृत त्या सीमेवर पडलं पाहिजे खोडाजवळ नाही म्हणून जीवामृत त्या सीमेवर पडायला पाहिजे खोडाजवळ नाही मग ड्रिपर कुठे वळायचं आपण आता सीमेवर ऍडजस्ट करायचं लिहा ड्रिपर मधून जे पाणी पडतं ठिबक मधून जे पाणी गळतं ते उभ्या स्तंभात खोल जातं आडवं पसरत नाही ते उभ्या स्तंभात खोल जातं आडवं पसरत नाही मोठा दोष आहे तो ठिबकचा त्यामुळं ठिबकच्या खाली इतका गच्च ओलावा असतो की अख्खा माणूस आतमध्ये निघून जातो गच्च ओलावा असतो मुळीला वापसा मिळत नाही मुळी गुदवरते त्याच वेळेला मुळीपासून दूर मात्र कोरडं ठणठण असतं कारण तिथे ओलावा पोहोचत नाही त्याच वेळेला त्याच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये कोरडं वातावरण असतं कारण तिथे ओलावा पोचत नाही कारण उभ्या स्तंभात गेलेला असतो आडवा पसरत नाही आणि मुळी गुदबरल्यामुळं प्रतिकाशक्ती घटते मुळी गुदबरल्यामुळं प्रतिकाशक्ती घटते आणि मग थ्रिप्स सारखे कीटक फळाला वेळा वाकडा आकार देतात शोषण करतात पांढरी माशी येते तुडतुडे येतात तसेच ब्लाईट सुद्धा येतो आणि नुकसान होतं म्हणून ज्यांच्याकडे ठिबक नाही ते भाग्यवान आहेत पण ज्यांच्याकडे आहेत ते मात्र कोण आहे दुर्दैवी आहे पण तरी आपल्याला उपाय करता येईल लिहा ही स्थिती टाळण्यासाठी ड्रिपरच्या खाली आच्छादन टाकावं म्हणजे पाणी चारो काय होईल ते चारी बाजूनं स्प्रेड आउट पसरेल आणि मग वापसा राहील आणि मग वापसा राहील झालं नवीन लागवड असेल त्या वर्षी डाळिंबाची द्राक्षाची किंवा उसाचं आपण नंतर बघूया फळबाग बघूया पहिले नवीन लागवड असेल तेव्हा पहिल्या वर्षी एका झाडाला महिन्यातून दोनदा दोनशे मिली जीवामृत जमिनीवर टाका एका झाडाला दोनशे मिली जीवामृत सरळ जमिनीच्या पृष्ठभागावर एका झाडाला दोनशे मिली जीवामृत सरळ जमिनीच्या पृष्ठभागावर सीमेच्या काठावर टाका दुपारी बारा सावली पडते ना सावलीच्या काठाला टाका दुसऱ्या वर्षी हे प्रमाण अर्धा लिटर प्रति झाड दुसऱ्या वर्षी हे प्रमाण अर्धा लिटर प्रति झाड महिन्यातून एकदा किंवा दोनदा तिसऱ्या वर्षी एक लिटर प्रति झाड महिन्यातून एकदा किंवा दोनदा जीवामृत आणि चौथ्या वर्षीपासून मात्र एकरी दीड ते दोन लिटर जीवामृत सतत पुढे देत राहायचं तिसऱ्या वर्षी एक लिटर आणि चौथ्यापासून दीड ते दोन लिटर प्रति झाड कायम देत राहायचं समजा एकरी तीनशे डाळिंब बसतात तर किती लागेल आपल्याला चारशे लिटर मध्ये होऊन जाईल चारशे ते पाचशे हो हो आंब्याचं वेगळं सांगतो मी हे द्राक्ष आणि डाळिंबा सांगतोय आता लिहा आंबे चिकू आवळा मोसंबी संत्रा मध्यम आणि मोठे वृक्ष पेरू केळीला नंतर सांगतो ल्या जुने जुने जर खोड असतील जुने जर आंबे असतील फळ देणारे तर एका झाडाला एका महिन्यातून एकदा पाच लिटर जीवामृत देऊन द्यायचं पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये एका झाडाला महिन्यातून एकदा पाच लिटर जीवामृत जमिनीवर टाकून द्यायचं किंवा सिंचन असेल तर एकरी दोनशे लिटर महिन्यातून एकदा पाण्यावाटे देऊन द्यायचं एकरी पाच लिटर एका झाडाला पाच लिटर आणि सिंचन एकरी दोनशे लिटर एक सिंचन असेल तर एकरी दोनशे लिटर काय म्हटलं बर बर बर त्या तिथेच हे बा सावलीच्या शेवटल्या कडेला तोंड आहे मुळीचं आणि खोडाजवळ पाय आहे पाणी कुठे टाकलं पाहिजे तोंडात टाकलं पाहिजे का पायावर आणि तुम्ही कुठे लागता पायावर संस्कृती आहे ना भारतीय कोणी नवीन पाहुणा आला का पाय धुण्याची अतिशय चूक आहे कृषी विद्यापीठात सुद्धा खोडापर्यंत पाणी भरलेलं असतं कृषी विज्ञान अज्ञान कृषी विज्ञान अज्ञान हो नवीन लागवड झाली हे चुप नाही बसणार यांना सांगाच लागेल पहिले लिहा नवीन आंब्याची <laughs> लागवड नवीन आंब्याची लागवड किंवा डाळिंबाची आपल्या याची आवळ्याची लागवड किंवा अर्धा लिटर प्रति झाड महिन्यातून दोनदा पावसाळ्यामध्ये प्रति झाड दोन अर्धा लिटर महिन्यातून दोनदा पावसाळा संपल्यानंतर अर्धा लिटर महिन्यातून एकदा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी एक लिटर पूर्ण वर्षभर महिन्यातून एकदा दुसऱ्या वर्षी पूर्ण वर्षभर महिन्यातून एकदा एक लिटर तिसऱ्या वर्षी दोन लिटर महिन्यातून एकदा दोन लिटर महिन्यातून एकदा प्रति झाड तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी तीन लिटर आणि पाचव्या वर्षापासून मग फुलधारणा होते फळधारणा चालू होते तर चार ते पाच लिटर कायम करायचं मग पुढं चार ते पाच लिटर प्रति झाड महिन्यातून एकदा कायम ठेवायचं अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळतो अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळतो आता या ऊसाला ऊस लावणीच्या वेळी बीज पाण्याला दोनशे लिटर प्रति एकर दोनशे लिटर प्रति एकर जीवामृत लावणीच्या वेळेस पाण्याच्या वाटे द्यायचं कारण थोडी तेवढी आवश्यकता नसते नंतर दोन महिन्यांनी म्हणजे आता हे महिन्यातून एकदा झालं पुढे दोन महिन्यानंतर ते प्रमाण एकरी तीनशे लिटर घ्यायचं सहा महिन्यानंतर चारशे लिटर घ्यायचं आणि ते कायम ठेवायचं महिन्यातून एकदा पहिल्या वर्षी सहा महिन्यानंतर चारशे लिटर महिन्यातून एकदा कायम ठेवायचं असं तीन वर्ष चारशे लिटर ठेवायचं आणि मग कमी कमी करत राहण्याचं सहा वर्षानंतर अजिबात जीवामृत टाकण्याची वेळ येणार नाही सहा वर्षानंतर एवढी जमीन पैलवान झाली असेल की जीवामृत टाकण्याची आवश्यकता पडणार आता जीवामृताची फवारणी लिहा जीवामृताची फवारणी हंगामी पिकं हंगामी पिकं पहिली फवारणी पेरणी किंवा लावणीनंतर एक महिन्यानी पेरणी किंवा लावणीनंतर एक महिन्यानी पहिली फवारणी प्रति एकर शंभर लिटर पाणी आणि पाच लिटर फडक्यानं गाळलेलं जीवामृत प्रति एकर शंभर लिटर पाणी पाच लिटर फडक्यांनी गाडलेलं जीवामृत दुसरी फवारणी एकवीस दिवसांनी पहिल्या फवारणीनंतर एकवीस दिवसांनी दुसरी फवारणी प्रति एकरे एकशे पन्नास लिटर पाणी आणि दहा लिटर जीवामृत तिसरी फवारणी एकवीस दिवसानंतर तिसरी फवारणी एकवीस दिवसानंतर दुसऱ्या फवारणीनंतर प्रत्येक दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर फडक्यानं गाडलेलं जीवामृत चला शेवटली फवारणी दाणे दुधावर असताना दाणे दुधावर असताना त्याला काय म्हणता तुम्ही हा चीक अवस्था राईट चीक अवस्था दाणे दुधावर असताना किंवा फळ आणि शेंगा लहान असताना फळ आणि शेंगा लहान असताना बाल्यवस्थेत असताना प्रति एकर दोनशे लिटर पाणी आणि सहा लिटर आंबट ताक सहा लिटर आंबट ताक नाही याच्यामध्ये जीवामृत मिसळायचं नाही मी सांगितलं का मग हे डोकं कुठून आलं <laughs> बरं हे झालं सीझनल क्रॉप आहे की नाही हो सगळे सिजनल क्रॉप खरीप रंबा रबी आणि हंगामी उन्हाळी सगळे पिकं हे रोटेशन ठेवायचं आता बघा एक मिनिट हा तुमचा बॅरल आहे आणि तुम्ही जीवामृत तयार केलेला आहे आता काय हा साका जमीन खाली आहे बुडाशी साका आहे काय म्हणता तुम्ही त्याला हा चौथा चोथा हा चोथा आहे हा अतिशय उत्तम कल्चर आहे आणि याच्यावर निवळी आहे ना तर काय करायचं ही निवळी काढून घ्यायची वरची म्हणजे मग चोथा शिल्लक राहील आणि पुन्हा दोनशे लिटर पाणी टाकायचं त्याच्यात पुन्हा काढून धरून घ्यायचं आणि अठ्ठेचाळीस तास ठेवायचं पुन्हा काय करायचं हे निवडी काढली की पुन्हा दोनशे लिटर पाणी टाकायचं दहा लिटर कमी पडेल एकशे नव्वद लिटर पाणी होईल कारण ते दोनशे लिटरचा बॅरल आहे जास्त असेल दोनशे लिटर टाकायचं आणि चांगलं ढवळायचं चांगलं ढवळायचं आणि पोतं झाकून ठेवून द्यायचं अठ्ठेचाळीस तास ठेवायचं दिवसातून दोन वेळा ढवळायचं पुन्हा जीवामृत तयार पुन्हा जीवामृत तयार म्हणजे दुसऱ्यांदा गुड वापरण्याची आवश्यकता नाही बसन वापरण्याची आवश्यकता नाही आणि ते दोन वेळ आपल्याला वापरता येते तिसऱ्याला मात्र आपल्याला गुळ आणि हे वापरायला पाहिजे ठीक आहे ना आणि शेवटी मग स्वतः जमिनीवर टाकून द्यायचं हा आता फवारणी का करावी लिहा फवारणी का करावी एक चौरस फूट हिरवा पानावर एक चौरस फूट हिरवं पान एका दिवसाला प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून फोटोसिंथेसिस प्रक्रियेच्या माध्यमातून एका दिवसाला साडेचार ग्राम अन्न तयार करते एका दिवसाला साडेचार ग्रॅम अन्न तयार करते त्यापैकी आम्हाला दीड ग्रॅम दाण्याचं उत्पादन मिळतं त्यापैकी आम्हाला दीड ग्रॅम अन्नधान्याचं उत्पादन मिळतं किंवा सव्वा दोन ग्रॅम कशाचं मिळतं उसाचं नाही तर फळाचं उत्पादन मिळतं म्हणजे पानाचा आकार जेवढा मोठा तेवढं उत्पादन जास्त म्हणजे पानाचा आकार जेवढा मोठा तेवढं उत्पादन जास्त हा पानाचा आकार वाढवणारे काही संजीवक असतात हा पानाचा आकार वाढवणारे काही संजीवक असतात संजीवकाला तुम्ही काय म्हणतात मराठीत हार्मोन्स म्हणतात हा बरोबर आहे मराठीत हार्मोन म्हणतात बरोबर आहे ना आणि हे सगळे संजीवक जीवामृतात असतातच ही सगळी संजीवक जीवामृतात असतातच त्यामुळे जेव्हा आपण पिकावर फवारणी करतो जीवामृताची तेव्हा पानाचा आकार आपोआप वाढलेला दिसतो तेव्हा पानाचा आकार आपोआप वाढलेला दिसतो हे चवडे पानं दिसतात कधी बघितले नाही असे डाळिंबाचे पानं दुप्पट केळीचे पानं दुप्पट मोठे आकार सामान्यतः पानांचं तळ क्षेत्र तळ तळ क्षेत्र म्हणजे पृष्ठभागाचं क्षेत्र फळ कंसात लीप इंडेक्स कंसात लीप इंडेक्स दोन पॉईंट पाच असतो रासायनिक शेतीमध्ये लिहा साधारणतः पानाचा निर्देशांक पानाचा तळ निर्देशांक पानाचा तळ म्हणजे पृष्ठभागाचा निर्देशांक लीप इंडेक्स हा दोन पॉईंट पाच असतो रासायनिक शेतीमध्ये जीवामृताच्या फवारणीनं तो दुप्पट म्हणजे पास करता येतो जीवामृताच्या फवारणीने तो दुप्पट म्हणजे पास करता येतो म्हणजे आपल्याला वाढीव पानाचं क्षेत्रफळ मिळते आपल्याला वाढीव पानांचं क्षेत्रफळ मिळते उत्पादन वाढ सुद्धा वाढीव मिळते म्हणून जीवामृताची फवारणी करणं आवश्यक आहे हा पहिलं कारण दुसरं कारण हा सगळ्या सगळ्यावर उसाचे पानं सुद्धा असे मस्त चवडे दिसतात आणि असे लष्ट जे जाते गार तुम्हाला दुधूनही सांगू शकतो की हे झिरोबजीचं शेत आहे ते पानं पाहून झाडं पाहून दुधून कोणी सांगेल त्याचा वेगळंच लष्ट दिसते वेगळंच काही त्याचं व्यक्तिमत्व असते नंबर दोन लिहा कधी कधी जास्त पाऊस झाला किंवा सिंचनाचं पाणी जास्त दिलं गेलं तर मुळीजवळ पाणी साठून राहतं व मुळ्यांना जमिनीतून नत्राचा साठा उपलब्ध होत नाही व मुळ्यांना जमिनीतून नत्राचा साठा उपलब्ध होत नाही पानं जे कळबोदक बनवतात म्हणजे कच्ची साखर बनवतात प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून त्या साखरेचं रूपांतर प्रथिनामध्ये होण्यासाठी प्रोटीनमध्ये होण्यासाठी त्या साखरेचं रूपांतर प्रथिनामध्ये होण्यासाठी म्हणजे प्रोटीनमध्ये होण्यासाठी नत्राची आवश्यकता असते आणि नत्र न मिळाल्यामुळे पानं प्रथिन निर्मिती थांबवतात आणि नत्र उपलब्ध न झाल्यामुळे जमिनीतून पानं प्रथिन निर्मिती थांबवतात आणि झाडाची वाढ खुटते झाडाची वाढ म्हणजे झाडाची वाढ म्हणजे खोरामध्ये प्रथिन संग्रहित होणे झाडाची वाढ म्हणजेच खोरामध्ये प्रथिनांचं काय होणे संग्रह होणे जसजसा संग्रह वाढेल तसतसा झाडाचं आकारमान वाढलं ना पण प्रथिनाची निर्मितीच कमी झाली तर झाडाची वाढ खुंटली अशा आणीबाणीच्या काळात काही सूक्ष्म जीवाणूच्या प्रजाती अशा असतात काही सूक्ष्म जीवाणूंच्या प्रजाती अशा असतात की ज्या हवेतून थेट नायट्रोजन घेतात की ज्या हवेतून थेट नायट्रोजन घेतात नत्रवायू घेतात आणि पानांना थेट पुरवतात पानांना थेट पुरवतात या जीवाणू प्रजातीमध्ये दोन अत्यंत महत्वाच्या जीवाणू प्रजाती आहेत या दो या जीवाणू प्रजातीमध्ये म्हणजे त्यांच्या जातीमध्ये दोन अत्यंत महत्वाच्या जीवाणू प्रजाती आहे ऍसेटो डायझोटॉपिकस एसेटो डायझोटॉपिकस आणि हेबास्पिरिलियम हेबास्पिरिलियम ऍसिटो डायझोट्रॉपिकस आणि हेबा स्पिरिलियम आणि हे सगळे जीवाणू जीवामृतात असतात हे सगळे जीवाणू जीवामृतात असतात कारण हा विषय तुम्हाला समजला पाहिजे तुम्हाला लोकांना सांगायचा आता शेतकऱ्यांना आहे शिकवायचं आहे आणि जेव्हा आपण जीवामृताची फवारणी करतो जेव्हा आपण जीवामृताची फवारणी करतो तेव्हा हे जीवाणू कामाला लागतात हवेतून नत्र घेतात आणि पानाला फोडतात झाडाची वाढ थांबत नाही नंबर तीन नंबर तीन सूर्यप्रकाशासोबत काही हानिकारक विकिरण येतात म्हणजे किरण येतात आणि पिकांना नुकसान करतात शक्ती घटवतात काही विकिरण येतात आणि पिकावर पडतात आणि नुकसान करतात उदाहरणार्थ अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे अतिनील किरण गॅमा किरण हे फार खतरनाक किरण आहेत जीवामृताची फवारणी केल्यानंतर जीवामृताची फवारणी केल्यानंतर या विकिरणापासून झाडाचा दुष्परिणाम रोखता येतो जीवामृताची फवारणी केल्यानंतर या विकिरणापासून होणारा धोका आपल्याला टाळता येतो चार चार कोणत्याही हिरव्या पानाला अनेक सूक्ष्म छिद्र असतात कोणत्याही हिरव्या पानाला अतिशय सूक्ष्म छिद्र असतात ज्यांना पर्णछिद्र म्हणतात पर्णछिद्र पर्ण म्हणजे पान पानाचे छिद्र छिद्र म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला स्टोमॅटा म्हणतात स्टोमॅटा त्या पर्णछिद्रांना चारी बाजूनं सुरक्षा पेशींनी घेरलेलं असतं ज्यांना सुरक्षा पेशी म्हणतात गार्ड सेल्स म्हणतात ते आपलं फाटक उघडणारा बंद करणार त्याला काय म्हणतो आपण गेटकीपर हे हे ज्या कोष्टी काय ते गेटकीपर आल्या हे गेटकीपर काय करतात ते छिद्र बंद करतात आणि उघड करतात हा गेटकीपरचं काम करतात छिद्र उघडे करतात आणि बंद करतात त्यांच्याकडे ते काम असतं मी कोणाला आतमध्ये घ्यायचं कोणाला बाहेर सोडायचं याचं कोण ठरवतं हे गेटकीपर ठेवतात या पर्णछिद्रामधून पानं हवेतून कर्बामलवायू आत घेतात सूर्यप्रकाशातून सौरशक्ती शक्ती आत घेतात फुटांच्या रूपात सूर्यप्रकाशातून सूर्य शक्ती आत घेतात काय म्हणतात तुम्ही पण सूर्यशक्तीला काय म्हणतो सौरशक्ती तसेच ब्रह्मांड ऊर्जा सुद्धा आत घेतात कॉस्मिक एनर्जी सुद्धा आत घेतात तसेच ब्रह्मांड ऊर्जा सुद्धा आतमध्ये घेतात व मानवाच्या श्वसनासाठी व मानवाच्या श्वसनक्रियेसाठी त्या छिद्रातून काय सोडतात बाहेर प्राणवायू सोडतात राईट प्राणवायूला ऑक्सिजन म्हणतात मराठीत बरोबर आहे प्राणवायू बाहेर सोडतात या सुरक्षा पेशींना छिद्र उघडण्याचं आणि बंद करण्याचा आदेश या सुरक्षा पेशींना पद्मछिद्र उघडण्याचा आणि बंद करण्याचा आदेश काही संजीवक देतात संजीवक कंट्रोलला आहेत ते स्टिम्युलंट आहेत जेव्हा हवेचं तापमान जेव्हा हवेचं तापमान छत्तीस अंश शतांशावर जातं दिवसाचं तापमान जेव्हा हवेचं तापमान छत्तीस अंश शतांशच्या जातं तेव्हा या संजीवकांची निर्मिती मंद होते तेव्हा या संजीवकांची निर्मिती बंद होते आणि चाळीस अंश तापमान गेलं की ते थांबते चाळीस अंश शतांशच्या तापमान गेलं की ते थांबते आणि पर्णछद्र चक्क उघडे राहतात बंद होत नाही आणि पर्णछद्र चक्क उघडे राहतात बंद होत नाही कारण कंट्रोल गेलेलं असतं दिवसाचं तापमान जसजसं वाढतं तसं पानाचं उष्णतामान तापमान सुद्धा वाढतं दिवसाचं तापमान जसजसं वाढतं तसं पानाचं तापमान सुद्धा वाढतं पानं तपतात ना आणि त्यामुळं पानातून मोठ्या प्रमाणात बाष्प कुठं फेकल्या जातात हवेत फेकलं जातं त्यामुळं पानातून मोठ्या प्रमाणात बाष्प हवेत फेकलं जातं ज्याला बाष्प उत्सर्जन क्रिया म्हणतात ट्रान्स युहॉपरेशन प्रोसेस म्हणतात बाष्प उत्सर्जन क्रिया म्हणतात ट्रान्स इव्हॉपरेशन प्रोसेस म्हणतात पानात पाणी कमी झाल्यामुळं पानामध्ये पाणी अत्यंत पातळी कमी झाल्यामुळं पानं मोबाईलवर मुळ्याशी कॉन्टॅक्ट करतात की पाणी पाठवा आणि मग संदेश मिळताच एस एम एस मिळताच मुळ्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी उचलतात आणि कोणाकडे पाठवतात पानाकडे पाठवून देतात मुळ्या जमिनीतून पाणी उचलतात आणि पानाकडे पाठवतात पावसाच्या रूपानं जसं पानात पाणी आलं लगेच त्याचं काय होतं उत्सर्जन होते कारण मान कडक राहते अशा तऱ्हेनं एक जमिनीतून पानावाटे हवेपर्यंत काय झालं पंपिंग चालतं असं पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वेगानं होतो या अशा तऱ्हेनं जमिनीतला पाण्याचा उपसा प्रचंड वेगानं होतो जो हवेत निघून जातो आणि मग जमिनीतला ओलावा प्रचंड घटतो जमिनीतला ओलावा घटतो मुळीला ताण पडतो मुळीला ताण पडला की पानाकडे ओलावा पाठवणं बंद होतं पानं पिवळी पडतात आणि मग काय होतं वाळतात आणि गळायला लागतात कारण पर्णचित्र उघडीच असतात ती बंद होत नाही पर्णचित्र बंद करण्याचा आदेश देणारे स्टिम्युलंट संजीवक जीवामृतात असतात पर्णचित्रांना पर्णचित्र बंद करणारचा आदेश देणारे संजीवक कशामध्ये असतात जीवामृतात असतात त्याला स्टिम्युलंट हार्मोन्स म्हणतात उत्तेजना देणारे संजीवक आणि जशी जीवामृताची फवारणी केली जशी जीवामृताची फवारणी केली की पर्णशिद्र बंद होतात आणि ओलावा टिकून राहतो म्हणजे पंपिंग बंद होत आणि भर उन्हाळ्यात सुद्धा आपले पिकं हिरवेगार राहतात शेजारचा रासायनिकवाला वाढला आणि हा हिरवा गार आणि म्हणतो काय टाकलं गा किती विर्या टाकला आहे की नाही आणि म्हणून जीवामृताची फवारणी करायची म्हणून जीवामृताची फवारणी करायची मग आता फवारणीसाठी कसं करायचं लिहा फळझाडांना फवारणी जीवामृताची डाळिंब द्राक्ष लिंबू मोसंबी संत्रा आंबा चिक्कू केळी पपई नारळ सुपारी कॉफी कोको काळी मिरी व्हॅनिला लवंग विलायची येल्ला येल्ला लिया पावसाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा पावसाचा खंड पडतो पावसाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा पावसाचा खंड पडतो तेव्हा तेव्हा महिन्यातून एकदा दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृताची फवारणी करावी दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर कपड्यानं गाळून घेतलेलं जीवामृत याची फवारणी करावी महिन्यातून एकदा केव्हा करावी हां पावसाळ्यामध्ये ओढ दिल्यानंतर आणि पावसाळा संपल्यानंतर शक्य असेल तर महिन्यातून दोनदा जीवामृताच्या फवारण्या करायच्या शक्य नसेल तर एकदा करायच्या दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृत प्रत्येक पाळीला जीवामृताची फवारणी केल्यानंतर बुरशींचा नायनाट होतो प्रतिबंध होतो कारण ते बुरशीनाशक सुद्धा अतिउत्तम आहे व्हायरस पासून येणारे रोग थांबतात कारण ते विषाणूनाशक आहे अँटीव्हायरल आहे जीवामृत जीवामृत फवारल्याने विषाणूजन्य रोग मुझ्याक असतो ना मुझ्याक कोकडा काय म्हणता त्याला तुम्ही राईट कोकड्या हे सगळे कशाचे आहे विषाणूजन्य आहे जीवामृत त्याचा प्रतिबंध होतो तसेच जीवामृत बॅक्टेरियल डिव्हाइस असल्यामुळं म्हणजे जंतुरोधक असल्यामुळं तसेच जीवामृत जंतुरोधक असल्यामुळं जंतूपासून होणाऱ्या आजार सुद्धा दुरुस्त होतात म्हणजे बॅक्टेरियल बॅटमध्ये सगळे दुरुस्त होतात हे झालं फळझाडांचं शेड्यूल आहे का नाही आता उसाचं द्या फवारणीचं आणि भाजीपाला शेड्यूल मी उद्या देणार आहे है ना उद्या किंवा परवा द्या ऊस लावल्यानंतर एक महिन्यानी पहिली फवारणी ऊस लावल्यानंतर एक महिन्यानी पहिली फवारणी प्रति एकर शंभर लिटर पाणी आणि पाच लिटर कपड्यानं गाळलेलं जीवामृत प्रति एकर शंभर लिटर पाणी आणि पाच लिटर कपड्यानं गाळलेलं जीवामृत तिथून एक महिन्यानंतर दुसरी फवारणी तिथून एक महिन्यानंतर दुसरी फवारणी प्रति एकर दीडशे लिटर पाणी आणि दहा लिटर फडक्यानं गाडलेलं जीवामृत जीवामृताची फवारणी उसावर सुद्धा करायची आणि आंतरपिकावर सुद्धा करायची दीडशे लिटर पाणी दहा लिटर फडक्यानं गाडलेलं जीवामृत तिथून एक महिन्यानं तिसरी फवारणी एकरी दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृत वीस लिटर जीवामृत तिथून एक महिन्यांनी चौथी फवारणी प्रत्येक दोनशे लिटर पाणी आणि सहा लिटर आंबट ताक त्या जीवामृत मिश्राचं नाही सहा लिटर आंबट टाक दोनशे लिटर पाणी सहा लिटर आंबट टाक तिथून एक महिन्यानं पाचवी फवारणी दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृत दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीव अमृत आणि शेवटली फवारणी एक महिन्यानंतर सहावी आणि शेवटली एकरी दोनशे लिटर सप्त धान्यांकुर कषाय म्हणजे सप्त धान्यांकुर अर्क एकरी दोनशे लिटर मी उद्या सांगतो तुम्हाला सप्त धान्यांकुर काय तर धान्यांकुर अर्क दोनशे लिटर पाणी मिसळायचं नाही एकरी दोनशे लिटर सप्तधान्यांकुर अर्क किंवा एकरी दोनशे लिटर पाणी आणि सहा लिटर आंबट टाक बस दोन पैकी एक आणि त्यानंतरच्या फवारण्या हेलिकॉप्टरमधून कराव्यात कारण उसामध्ये जाता येत ठीक आहे ना घनजीवांब घनजीवांब द्या काही कारणामुळे जेव्हा आपण जीवामृत तयार करू शकत नाही शेतामध्ये पाणी नसते शेतामध्ये पाणी नसतं शेत लांब असतं शेत लांब असतं जीवामृत वाहतूक करण्यासाठी रस्ता चांगला नसतो जीवामृताची वाहतूक करण्यासाठी रस्ता सुद्धा चांगला नसतो मजूर येत नाही अनेक कारणामुळं अनेक कारणामुळं आपण जीवामृत देऊ शकत नाही अशा वेळेस जीवामृताला पर्याय म्हणून घन जीवामृत वापरता येते घन जीवामृत वापरता येते जसं आपण रासायनिक खतं एकदा विकत आणून भरून ठेवतो या जसे आपण रासायनिक खतं विकत आणून एकदा वर्षाचा कोटा भरून ठेवतो आणि पाय तसा उपयोग करतो तसं हे घनजीवामृत एकदा तयार करून वर्षभर वापरता येते तसं हे घनजीवामृत तयार करून वर्षभर वापरता येते वर्षभर वापरता येते लिहा घनजीवामृत घनजीवामृताचे तीन प्रकार आहेत एक घनजीवामृत नंबर एक नंबर दोन घनजीवामृत नंबर दोन आणि नंबर तीन घनजीवामृत नंबर तीन गोबर गॅस लरी घनजीवामृत नंबर तीन कोणता आहे गोब दोन नंबर घनजीवामृत नंबर दोन आणि घनजीवामृत नंबर तीन त्याला नाव द्या गोबर गॅस लरी घनजीवामृतम गोबर गॅस लरी घनजीवामृत आता द्या घनजीवामृत नंबर एक कसं तयार करावं घनजीवामृत नंबर एक कसं तयार करावं द्या एकरी शंभर किलो देशी गाईचं शेण घ्या एकरी शंभर किलो गाईचं शेण घ्या बैलाचं असेल तर अर्ध गायचं अर्ध बैलाचं चालेल पण फक्त बैलाचं चालणार नाही लिहा बैल असेल तर अर्ध गायचं अर्ध बैलाचं चालेल पण केवळ बैलाचं चालणार नाही नाही शेण सात दिवसापर्यंत ताजं असतं यमदूत असेल तर अर्ध गायचं अर्ध यमदूताचं चालेल पण फक्त यमदूताचं चालणार नाही आणि तिचं अजिबात चालणार नाही <laughs> ते आठवण ठेवा झालं ना ते थोडं असं पसवा थोडं पसवा ते एक किलो गुळ बारीक करा एक किलो गुळ बारीक करा किंवा एक किलो गोड फळांचा गर त्यावर पसवा व एक किलो बेसन टाका गोमूत्र टाकू नका एक किलो बेसन टाका गोमूत्र टाकू नका आणि फावड्यानं चांगलं मिसळा कधी जन्मात एवढं लिहिलं नाही आणि फावड्यानं चांगलं मिसळा हातानं मिसळा फावड्यानं मिसळा आडो उभं मिसळा आणि झाडाच्या सावलीखाली त्याचा ढेर लावून ठेवा झाडाच्या सावलीखाली त्याचा ढीक लावून ठेवा त्याच्यावर सूर्यप्रकाश पडायला नको आणि पावसाचं पाणी पडायला नको हवेचं तापमान बारा अंश शतांशच्या खाली असेल म्हणजे थंड ज्याला काय म्हणतो आपण थंडीची लाट असेल हवेचं तापमान बारा शतांशच्या खाली असेल म्हणजे थंडीची लाट असेल तर ते गोंदपाटानं झाका तर गोंदपाटानं झाका म्हणजे ऊप कायम राहील आतमध्ये जीवाणूची प्रक्रिया सुरू राहील अठ्ठेचाळीस तास ठेवा अठ्ठेचाळीस तास ठेवा अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला उन्हामध्ये चांगलं वाळवा पातळ पसरवा अठ्ठेचाळीस तासानंतर उन्हामध्ये पातळ पसवा उन्हामध्ये वाळवा दिवसातून दोन वेळा काय करायचं त्याला हा हात द्यायचा त्याला खालीवर करायचं म्हणजे सारखी उष्णता मिळेल ऊन चांगलं पडेल झालं पूर्ण वाढल्यानंतर त्याचे ढेकलं मोगरीनं बारीक करा पूर्ण वाढल्यानंतर घनजीवामध्ये ढेकलं आहे ते मोगरीनं बारीक करा मोगरी म्हणता काय म्हणता ते बडवणी असते ना बडवणीचा प्रयोग तुमच्या पाठी होतो का कधी कधी हो, बहुतेक झाला असावा म्हणून त्याला बडवणी म्हणतात है ना आणि चाळणीनं चाळून घ्या चाळणीनं चाळून घ्या चाळणीनं चाळून घ्या आणि पोत्यात भरून साठवा पोत्यात भरून साठवा घरामध्ये त्याला पावसाचं पाणी लागायला जमिनीवर ठेवू नका अड्या जमिनीवर ठेवू नका लाकडाच्या पाठीवर ठेवा जमीन ठेवलं तर काय होते मग हवेतला जमिनीतला ओलावा शोषून घेते आणि मग त्याच्यावर बुरशी येतात म्हणून जमीन ठेवायचं नाही पाठीवर ठेवायचं किंवा घोडशी म्हणतात त्याला काय म्हणतात तुम्ही ती हा त्याच्यावर ठेवायचं कसं वापरायचं नंतर सांगतो मी ना आता लिहा घनजीवामृत नंबर दोन घनजीवामृत नंबर दोन चांगलं वाळलेलं आणि चाळीनं चाळलेलं चांगलं खनंग वाळलेलं आणि चाळणीनं चाळलेलं शेणखत घ्या शेणखत ते थोडं पसवा थोडं पसव दोनशे किलो दोनशे किलो शेणखत चांगलं वाळलेलं आणि चाळीनं चाळलेलं दोनशे किलो शेणखत घ्या <coughs> ते थोडं पसवा चाळीनं कशाला चाळायचं त्याच्यामध्ये काय काय असतात काड्या असतात अजून काय असतात खळे माती असते त्याच्यामध्ये काडी कचरा असतो आणखी काय असतो हा कोंबड्याचे पंख असतात है ना ते सगळं बाहेर निघाला पाहिजे है ना आणि मग त्यावर वीस लिटर जीवामृत शिंपडा जवळजीव अमृत दहा टक्के जेवढं शेणखत आहे दहा टक्के दोनशे किलो आहे तर किती वीस लिटर त्यावर वीस लिटर जीवामृत हातानं शिंपडा दहा टक्के जेवढं खत आहे त्याच्या दहा टक्के जीवामृत शिंपडा फावड्यानी वर खाली करा खाली वर करा पावड्यानी सावलीमध्ये ढीग लावा सावलीमध्ये ढीग लावा बारा अंश शतांश उंचाच्या जवान खाली असेल तर पोत झाका नाही तर झाकू नका तसंच तेच अठ्ठेचाळीस तास ठेवा अठ्ठेचाळीस तास ठेवा आणि अठ्ठेचाळीस तासानंतर ढीग लावा अठ्ठेचाळीस तास काय लावायचा ढीग लावायचा आणि अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला उन्हामध्ये चांगलं पसरायचं आणि उन्हात वाळवायचं उन्हामध्ये पसरून उन्हात वाळवायचं ढेकलं बारीक करायचं चाळणीनं पहिले चाळलं आहेच चाळणीनं चाळण्याची आवश्यकता नाहीये आणि पोत्यात भरून घरामध्ये ठेवून द्यायचं जमिनीवर नाही ठेवायचं गोडशीवर ठेवायचं पाठीवर ठेवायचं लाकडं आता घनजीवामृत नंबर तीन गोबर गॅस लरी घनजीवामृत गोबर गॅस लरी उन्हामध्ये चांगली वाळून घ्या पातळ गोबर गॅस लरी उन्हामध्ये चांगली पातळ वाढून घ्या वाळून घ्या झालं आणि घेतलं त्याला बारीक करा थोडे खनंग वाढल्यानंतर बारीक करा एका एकराला पन्नास किलो एकरी पन्नास किलो गोबर गॅस लरी वाळल्यानंतर घ्या वाळल्यानंतर वाळलेली किती घ्यायची पन्नास किलो त्यामध्ये पन्नास किलो गावरानी गायचं शेण मिसळा त्यामध्ये पन्नास किलो गावरानी गाईचं शेण मिसळा एक किलो गूळ टाका बारीक करून आणि एक किलो बेसन टाका एक किलो गूळ आणि एक किलो बासन बेसन टाका आणि चांगलं पावड्यानं मिसळा पावड्यानं चांगलं मिसळा सावलीत अठ्ठेचाळीस तास ढीग लावा तेच अगदी बारावंश शतांश शतांश असलं तर पोत्यानं झाका नाही तर नाही सावलीत अठ्ठेचाळीस तास ढीग लावा अठ्ठेचाळीस तासांत उन्हामध्ये चांगलं वाळवा ढेकलं बारीक करा आणि पोत्यात भरून ठेवून द्या आता लिहा गोबर गॅस लरीचा उपयोग जीवामृतात करू नका लिहा गोबर गॅस लरीचा उपयोग जीवामृत तयार करण्यासाठी करू नये कारण गोबर गॅस लरीमध्ये कारण गोबर गॅस लरीमध्ये हवेवर जगणारे जीवाणू नसतात गोबर गॅस नदीमध्ये हवेवर जगणारे जीवाणू नसतात ज्यांना अरेबिक बॅक्टेरिया म्हणतात ते नसतात हवेशिवाय जगणारे जीवाणू असतात एरोबिक बॅक्टेरिया असतात हवेशिवाय जगणारे जीवाणू असतात ज्यांना एरोबिक बॅक्टेरिया म्हणतात जीवामृतामध्ये हवेवर जगणारे जीवाणू पाहिजे असल्यामुळं गोबत गॅस लरी वापरायची नाही है ना आता लिहा घनजीवामृत कसं वापरायचं घनजीवामृत कसं वापरायचं कोणती हंगामी पीक पेरणीच्या वेळेस किंवा लावणीच्या वेळेस कोणतंही हंगामी पीक पेरणीच्या वेळेस किंवा लावणीच्या वेळेस एकरी शंभर किलो घनजीवामृत नंबर एक एकरी शंभर किलो घनजीवामृत नंबर एक शंभर किलो घनजीवामृत नंबर एक किंवा दोनशे किलो घनजीवामृत नंबर दोन किंवा दोनशे किलो घनजीवामृत नंबर दोन पहिलं काय लिहिलं शंभर किलो नंबर एक किंवा दोनशे किलो नंबर दोन किंवा शंभर किलो घनजीवामृत नंबर तीन किंवा शंभर किलो घनजीवामृत नंबर तीन बेसल डोज म्हणून पेरणीच्या वेळेस एकरी एका एकऱ्याला वापरावा हा झाला बेसल डोज आता लिहा booster dose booster booster dose बुस्टरला काय म्हणतात मराठीत सहायक लिहा पीक फुलावर असताना पीक फुलावर असताना एकरी पन्नास किलो नंबर एक कनजीव अमृत नंबर एक पन्नास किलो किंवा शंभर किलो नंबर दोन किंवा पन्नास किलो नंबर तीन एका एकराला द्यावं है ना बियाला बीजामृताचा संस्कार करावा बीजामृत म्हणतो आपण बघू नंतर बघू बियांना बीजामृताचा संस्कार करावा बियांना बीजामृताचा संस्कार करावा आणि उभ्या पिकावर मी आता जे शेड्यूल सांगितलं जीवामृतांची काय करायची फवारणी करायची अतिउत्तम पीक येते अतिउत्तम उभ्या पिकावर जीवामृताच्या चार फवारणी करायचे मी सांगितलं तसे अतिशय उत्तम पीक येते